कधी तू दिसशील डोळा पुढे कधी तू दिसशील डोळा पुढे तुझ्या वाचून सुते वीर तू हितशी लढोडा पुढे स्वप्नी येती जवळ बैठशी स्वप्नी येती जवळ बैठशी स्पर्श भास तो तुझा पाणी पडे कधी तू दिसशील डोळा पुढे उपभोगाविन हो अपित माधुरी उठविओ न सर पित माधुरी उठविओन सर रेखा धरी तब श्वासाचा गंधा तव पण श्वासच माझा पडे कधी तू दिसशील डोळा पुढे कधी तू दिसशील रो

कधी तू दिसशील डोळा